ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय चौथा दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव राजाने विचारले भगवन आपण थोडक्यात स्वयंभू मनवंतरामध्ये देव असुर मनुष्य साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली हे सांगितले परम कारण भगवानांनी आपल्या ज्या शक्तीने ज्या प्रकारे त्यांच्यानंतरची सृष्टी रचना केली ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे श्रुत म्हणाला शौनकादी ऋषीनु महायोगी व्यासनंदन शुकदेवानी हा सुंदर प्रश्न ऐकून त्याचे अभिनंदन केले आणि म्हटले शुक म्हणाला राजा प्राचीन भरीचे प्रचेता नावाचे दहा पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली आढळली त्यांना वृक्षांचा फार राग आला तपोबलामुळे तर त्यांचा क्रोध आणखी भडकला वृक्षांना जाळण्यासाठी त्याने आपल्या मुखातून वायू आणि अग्नी उत्पन्न केली परीक्षिता जेव्हा अग्नी आणि वायू वृक्षांना जाळू लागली तेव्हा वृक्षांचा राजाधिराज चंद्र त्यांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाला हे महाभाग्यवान प्रचेतानो आपण बिचाऱ्या झाडांचा द्वेष करू नका कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेलेले आहात अहो प्रजापतीचे अधिपती अशा अविनाशी भगवान श्रीहरीची सर्व वनस्पती आणि औषधी यांना प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी निर्माण केले आहे जगामध्ये पंखांनी उडणाऱ्या चालत्या फिरत्या प्राण्यांच्या भोजनासाठी फलपुष्पादी स्थिर पदार्थ आहेत पायाने चालणाऱ्यांसाठी गवत इत्यादी बिनपायांचे पदार्थ भोजन आहेत हात असणाऱ्यांसाठी वृक्षवेली इत्यादी बिन हातांच्या दोन पायांच्या माणसासाठी धान्य गहू इत्यादी अन्न भोजन आहे चार पायांचे बैल उंट इत्यादी शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नासाठी सहाय्यक आहेत हे पुण्यशील प्रचेतानु आपल्याला पित्याने आणि देवाधिदेव भगवंतानी अशी आज्ञा केली आहे की प्रजेची उत्पत्ती करा मग त्यांचे अन्न असणारे वृक्ष जाळून कसे चालेल आपण आपला राग आवरा आणि आपले पिता आजोबा पंजोबा इत्यादींनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गाने जा आई वडील मुलाचे पापण्या डोळ्याचे पती पत्नीचे ग्रस्त भिक्षुकांचे आणि ज्ञानी अज्ञानांचे हितचिंतक व रक्षण करणारे असतात सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये भगवान श्रीहरी आत्म्याच्या रूपाने राहतात म्हणून आपण सर्वांना भगवंताचे निवासस्थान समजा आणि असे कराल तर भगवंतानाच प्रसन्न कराल जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो तोच तिन्ही गुणांवर विजय मिळवतो या गरीब विचार्या वृक्षांना आणखी जाळू नका जे काही शिल्लक आहेत त्यांचे रक्षण करा त्यामुळे आपलेही कल्याण होईल या उत्तम कन्याचे पालन या वृक्षांनीच केले आहे हिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा परीक्षिता वनस्पतीचा राजा चंद्र यांनी प्रचेतांना अशा प्रकारे समजावून त्यांना प्रमलोचा अप्सरेची सुंदर कन्या दिली आणि तो निघून गेला नंतर प्रचेताने धर्मानुसार तिचे पाणीग्रहण केले त्या प्रचेताना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला नंतर दक्षाच्या संततीने तिन्ही लोक भरून गेले कन्यावर प्रेम असणाऱ्या त्याने ज्या प्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ती मी तुला सांगतो तू लक्ष देऊन ऐक परीक्षिता अगोदर प्रजापती दक्षाने पाणी जमीन आणि आकाशात राहणारे देव असुर मनुष्य इत्यादी प्रजा संकल्पानेच उत्पन्न केली जेव्हा त्याला असे दिसले की या सृष्टीची वाढ होत नाही तेव्हा त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली तिथे अघमर्षण नावाचे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे ते सर्व पापे धुवून काढते दक्षाने त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून तपश्चरीने भगवंतांना संतुष्ट केले दक्षाने भगवान अधोक्षजांची हंस गुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली त्यामुळेच भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले ती स्तुती मी तुला सांगतो प्रजापती म्हणाले भगवान आपली चितशक्ती अमोघ असून आपण जीव आणि प्रकृतीचे नियंत्रक आहात जे जीव त्रिगुणात्मक सृष्टीलाच सत्य समजतात ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकत नाहीत कारण आपण कोणत्याही प्रमाणाने कळणारे नाही स्वयंप्रकाश आणि परात्पर अशा आपल्याला मी नमस्कार करतो जसे विषय आपल्याला प्रकाशित करणाऱ्या इंद्रियांना जाणत नाहीत जसे जीव आणि ईश्वर शरीरात एकत्र निवास करीत असूनही जीव दृष्टा असणाऱ्या तुमचे प्रकाशकत्व जाणत नाही अशा सर्व शक्तिमान आपल्याला मी नमस्कार करतो देह प्राण इंद्रिय अंतकरणाच्या वृत्ती महाभूती आणि त्यांच्या तन्मात्रा हे सर्व जड असल्या कारणाने स्वतःला आणि स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याला जाणत नाहीत परंतु जीव या सर्वांना आणि यांचे कारण अशा तीन गुणांनाही जाणतो परंतु तो जीव सर्वांचे ज्ञाते आणि अनंत अशा तुम्हाला जाणू शकत नाही हे प्रभू अशा आपली मी स्तुती करतो जेव्हा समाधी कालामध्ये दर्शन आणि स्मरण शक्तीचा लोप झाल्याने या नामरूप जाणणाऱ्या मनाचा लय होतो त्यावेळी आपण सचितानंदमय स्वरूपाने स्वतःच प्रकाशित होत असता हे प्रभू शुद्ध हृदय मंदिरामध्ये राहणाऱ्या शुद्ध अशा आपणास माझा नमस्कार असो जसे यज्ञ करणारे लोक लाकडात सुप्त असलेल्या अग्नीला सामीधेनी नावाच्या पंधरा मंत्रांनी प्रकट करतात तसेच ज्ञानी लोक आपल्या सत्तावीस शक्तींच्या द्वारा गुप्तपणे हृदयात लपलेल्या तुम्हाला शुद्ध बुद्धीने हृदयातच शोधतात जगामध्ये जो वेगळेपणा दिसतो तो सर्व मायेचाच आहे मायेचा निषेध केल्यानंतर परमसुखाचे साक्षात्कार स्वरूप अशी आपणच शिल्लक राहतात परंतु विचारांती आपल्या ठिकाणी मायेचे अस्तित्व जाणवत नाही अर्थात माया ही आपणच आहात म्हणून सर्व नामे आणि सर्व रूपे आपलीच आहेत प्रभू आपण माझ्यावर प्रसन्न व्हावी जे काही वाणीने बोलले जाते किंवा जे काही मन बुद्धी आणि इंद्रियांनी ग्रहण केले जाते ते आपले स्वरूप नाही कारण ते गुणरूप आहे आणि आपण तर गुणांच्या उत्पत्ती प्रलयाची अधिष्ठान आहात भगवान आपल्यामध्येच हे सर्व जग राहिलेले आहे आपल्यापासूनच निर्माण झाले आहे आणि आपणच याची निर्मिती केली आहे हे आपलेच असून स्वतःसाठीच आहे याच्या रूपात निर्माण होणारेही आपण आणि निर्माण करणारेही आपणच आहात बनने बनवणे या क्रियासुद्धा आपणच आहात आपणच सर्वांकडून काम करून घेणारे आहात जेव्हा कार्य आणि कारण यामध्ये भेद नव्हता तेव्हा सुद्धा आपण स्वयंशुद्ध स्वरूपात होतात आपण जीव जगतातील भेद आणि स्वगत भेद यापेक्षा सर्वथा वेगळे असे एक अद्वितीय ब्रह्म आहात आपल्याच शक्ती वादी प्रतिवादी यांच्यातील विवाद आणि संवाद यांचा विषय असतात आणि त्यांना वारंवार मोहात टाकतात अनंत गुणाने युक्त सर्वव्यापी अशा आपणाला माझा नमस्कार असो योगवादी उपासक म्हणतात की आमचे प्रभू साकार आहेत आणि सांख्यवादी ज्ञानी म्हणतात की भगवंत निराकार आहेत अशा प्रकारे ते जरी एकाच वस्तूच्या दोन परस्पर विरोधी धर्मांचे वर्णन करीत असली सुद्धा त्यामध्ये विरोध नाही कारण हे दोन्ही धर्म एकाच वस्तूचे आहेत ती वस्तू म्हणजे आहे नाहीचा विरोध नसलेली सम परब्रह्म आपण आहात आपण नाम रूपरहित भगवान अनंत आहात तरीसुद्धा जे आपल्या चरण कमलांचे भजन करतात त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी आपण अनेक रूपांमध्ये प्रकट होऊन अनेक लीला करता आणि त्या रूपांना व लिलांना अनुसरून अनेक नावे धारण करता अशा आपण माझ्यावर कृपा करावी सुगंध वाहून नेणारा वारा सुगंधित झाल्यासारखा वाटतो परंतु वास्तविक तो सुगंधित नसतो त्याप्रमाणे आपण सर्वांच्या हृदयात राहून त्यांच्या सामान्य भावनेनुसार भिन्न भिन्न देवतांच्या रूपात प्रतीत होत असता अशा प्रभूंनी माझी अभिलाषा पूर्ण करावी शुकाचार्य म्हणाला परीक्षिता विंध्याचलाच्या त्या अघमर्षण तीर्थावर जेव्हा प्रजापती दक्षाने अशी स्तुती केली तेव्हा भक्त वत्सल भगवान त्याच्यासमोर प्रकट झाले त्यावेळी भगवंतांनी गरुडाच्या खांद्यावर चरण ठेवले होते त्यांचे विशाल आणि दीर्घ असे आठ हात होते त्यात त्यांनी शंखचक्र तलवार ढाल बाण धनुष्य पाश आणि गदा ही आयुधे धारण केली होती पावसाळ्यातील मेघाप्रमाणे असणाऱ्या श्यामल शरीरावर पितांबर झळकत होता मुखमंडल प्रफुल्लित होते नेत्रातून कृपेचा वर्षाव होत होता गळ्यामध्ये वनमाळा धारण केली होती वक्षस्थळावर श्रीवस्त चिन्हाने कौस्तुभमणी शोभत होता बहुमोल किरीट कडी तेजस्वी मकराकृती कुंडली कमरपट्टा अंगठ्या पायातील कडी नुपुरे आणि बाजूबंध यांनी ते शोभून दिसत होते त्रिभुवनपती भगवंतांनी त्रैलोक्याला मोहिनी घालणारे रूप धारण केले होते नारद नंद सुनंद इत्यादी पार्षद आणि लोकपाल त्यांच्याबरोबर होते सिद्ध गंधर्वानी चारण भगवंताच्या गुणांचे गायन करीत होते हे अत्यंत आश्चर्ययुक्त आणि अलौकिक रूप पाहून दक्ष प्रजापती बावरले प्रजापती दक्षाने आनंदित होऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला झऱ्याच्या पाण्याने जशा नद्या भरून जातात तशी परमानंदाच्या उद्रेकाने त्याची इंद्रिये उचंबळून आली आणि अतिशय आनंदित झाल्याने तो काहीच बोलू शकला नाही अत्यंत नम्रपणे उभ्या असलेल्या व प्रजावृद्धीची इच्छा करणाऱ्या भक्त प्रजापतीला सर्वांच्या हृदयातील जाणणारे भगवान म्हणाले महाभाग्यवान दक्षा तपश्चरीने तू सिद्ध झाला आहेस कारण माझ्यावरील अत्यंत श्रद्धेने तुझ्या हृदयामध्ये माझ्याबद्दल परमप्रेम उत्पन्न झाले आहे हे प्रजापती तू या विश्वाची वृद्धी व्हावी म्हणून तपश्चर्या केली आहेस यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कारण जगातील सर्व प्राण्यांची वाढ व्हावी व ते समृद्ध व्हावेत हीच माझीही इच्छा आहे ब्रह्मदेव शंकर तुझ्यासारखे प्रजापती स्वयंभुवादी मनू तसेच इंद्रादी देवेश्वर हे सर्वजण माझ्या विभूती आहेत आणि हे सर्वजण प्राण्यांचा उत्कर्ष करणारे आहेत हे भ्रमण तपश्चर्या हे माझे हृदय आहे विद्या शरीर आहे कर्म आकृती आहे यज्ञ अंग आहेत धर्म मन आहे आणि देवता प्राण आहेत जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा फक्त मीच होतो आणि ते सुद्धा निष्क्रिय स्वरूपात आत बाहेर कुठेही काहीही नव्हती मी फक्त ज्ञान स्वरूपाने अव्यक्त होतो असे समज की सगळीकडे जणू झोपच झोप होती मी अनंत गुणांचा आधार असून स्वतः अनंत आहे जेव्हा गुणमय मायेच्या क्षोभाने हे ब्रह्मांड शरीर प्रकट झाले तेव्हा यामध्ये आयोजित आदिपुरुष ब्रह्मदेव उत्पन्न झाला जेव्हा मी त्याच्यामध्ये शक्ती आणि चेतनेचा संचार केला तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी उद्युक्त झाला परंतु त्याला आपण सृष्टी निर्माण कार्यात असमर्थ आहोत असे वाटले जेव्हा मी त्याला आज्ञा केली की तप कर तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या प्रभावाने सर्वप्रथम तुम्हा नऊ प्रजापतींची उत्पत्ती केली प्रिय दक्षा ही पंचजन प्रजापतीची कन्या अशिकणी आहे हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर आता तू स्त्री सहवासरूप धर्माचा स्वीकार कर ही असकणी सुद्धा त्याच धर्माचा स्वीकार करीत तेव्हा तू हिच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न करशील आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल व माझ्या सेवेत तत्पर राहील शुक म्हणाला असे म्हणून विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी दक्षाच्या समोरच स्वप्नात पाहिलेली वस्तू जागे होताच लुप्त होते त्याप्रमाणे अंतर्धान पावली या ठिकाणी चौथा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू